Listen to lesson number twenty seven ओळख तुमचं नाव काय माझं नाव विजया तुमचं आडनाव काय माझं आडनाव चिटणीस तुमचं सगळं नाव काय माझं सगळं नाव विजया श्रीधर चिटणीस तुमचे आई वडील कुठे असतात माझे आई वडील धुळ्याला असतात तुमचे वडील काय करतात माझे वडील वकील आहेत त्यांचं नाव काय त्यांचं नाव श्रीधर तुमच्या आईचं नाव काय माझ्या आईचं नाव कमल तुम्हाला बहीण भाऊ आहेत का हो मला बहीण भाऊ आहेत तुम्हाला किती भाऊ आहेत मला तीन भाऊ आहेत तुमच्या भावांची नावं काय एकाचं नाव आहे प्रभाकर दुसऱ्याचं पद्माकर आणि तिसऱ्याचं अरविंद ते तिघे तुमच्यापेक्षा मोठे आहेत का हो ते तिघेही माझ्यापेक्षा मोठे आहेत ते काय करतात प्रभाकर फॅक्टरीत नोकरी करतो पद्माकर परदेशात नोकरी करतो आणि अरविंद इंजिनियर आहे आणि बहिणी मला दोन बहिणी आहेत माझ्या मोठ्या बहिणीचं नाव आहे सरोज ती बडोद्याला असते ती आणि तिचा नवरा तिथे नोकरी करतात सर्वात धाकटी मीना ती फलटणला असते तिला एक मुलगी आहे आणि मी मधली आम्ही एकूण सहा भावंड आहोत मी पुण्याला नोकरी करते तुम्ही कुठे राहता मी प्रभात रोडला राहते तुमचे आई वडील पुण्याला कधी येतात का हो ते सुट्टीत इकडे येतात आणि तुम्ही कधी धुळ्याला जाता का हो मी दर दिवाळीत तिकडे जाते लिसन अँड रिपीट ओळख ओळख तुमचं नाव काय तुमचं नाव काय माझं नाव विजया माझं नाव विजया तुमचं आडनाव काय तुमचं आडनाव काय माझं आडनाव चिटणीस माझं आडनाव चिटणीस तुमचं सगळं नाव काय तुमचं सगळं नाव काय माझं सगळं नाव विजया श्रीधर चिटणीस माझं सगळं नाव विजया श्रीधर चिटणीस तुमचे आई वडील कुठे असतात तुमचे आई वडील कुठे असतात माझे आई वडील धुळ्याला असतात माझे आई वडील धुळ्याला असतात तुमचे वडील काय करतात तुमचे वडील काय करतात माझे वडील वकील आहेत माझे वडील वकील आहेत त्यांचं नाव काय त्यांचं नाव काय त्यांचं नाव श्रीधर त्यांचं नाव श्रीधर तुमच्या आईचं नाव काय तुमच्या आईचं नाव काय माझ्या आईचं नाव कमल माझ्या आईचं नाव कमल तुम्हाला बहीण भाऊ आहेत का तुम्हाला बहीण भाऊ आहेत का हो मला बहीण भाऊ आहेत हो मला बहीण भाऊ आहेत तुम्हाला किती भाऊ आहेत तुम्हाला किती भाऊ आहेत मला तीन भाऊ आहेत मला तीन भाऊ आहेत तुमच्या भावांची नावं काय तुमच्या भावांची नाव काय एकाच नाव आहे प्रभाकर एकाच नाव आहे प्रभाकर दुसऱ्याचं पद्माकर दुसऱ्याचं पद्माकर आणि तिसऱ्याचं अरविंद आणि तिसऱ्याचं अरविंद ते तिघे तुमच्यापेक्षा मोठे आहेत का ते तिघे तुमच्यापेक्षा मोठे आहेत का हो ते तिघेही माझ्यापेक्षा मोठे आहेत हो ते तिघेही माझ्यापेक्षा मोठे आहेत ते काय करतात ते काय करतात प्रभाकर फॅक्टरीत नोकरी करतो प्रभाकर फॅक्टरीत नोकरी करतो पद्माकर परदेशात नोकरी करतो पद्माकर परदेशात नोकरी करतो आणि अरविंद इंजिनियर आहे आणि अरविंद इंजिनियर आहे आणि बहिणी आणि बहिणी मला दोन बहिणी आहेत मला दोन बहिणी आहेत माझ्या मोठ्या बहिणीचं नाव आहे सरोज माझ्या मोठ्या बहिणीचं नाव आहे सरोज ती बडोद्याला असते ती बडोद्याला असते ती आणि तिचा नवरा तिथे नोकरी करतात ती आणि तिचा नवरा तिथे नोकरी करतात सर्वात धाकटी मीना सर्वात धाकटी मीना ती फलटणला असते ती फलटणला असते तिला एक मुलगी आहे तिला एक मुलगी आहे आणि मी मधले आणि मी मधली आम्ही एकूण सहा भावंड आहोत आम्ही एकूण सहा भावंड आहोत मी पुण्याला नोकरी करते मी पुण्याला नोकरी करते तुम्ही कुठे राहता तुम्ही कुठे राहता मी प्रभात रोडला राहते मी प्रभात रोडला राहते तुमचे आई वडील पुण्याला कधी येतात का तुमचे आई वडील पुण्याला कधी येतात का हो ते सुट्टीत इकडे येतात हो ते सुट्टीत इकडे येतात आणि तुम्ही कधी धुळ्याला जाता का आणि तुम्ही कधी धुळ्याला जाता का हो मी दर दिवाळीत तिकडे जाते हो मी दर दिवाळीत तिकडे जाते ड्रिल्स रिपिटेशन ड्रिल्स मला आई आहे मला आई आहे आम्हाला आई आहे आम्हाला आई आहे तुला आई आहे तुला आई आहे तुम्हाला आई आहे तुम्हाला आई आहे आपल्याला आई आहे आपल्याला आई आहे त्याला आई आहे त्याला आई आहे तिला आई आहे तिला आई आहे त्यांना आई आहे त्यांना आई आहे मला वडील आहेत मला वडील आहेत आम्हाला वडील आहेत आम्हाला वडील आहेत तुला वडील आहेत तुला वडील आहेत तुम्हाला वडील आहेत तुम्हाला वडील आहेत आपल्याला वडील आहेत आपल्याला वडील आहेत त्याला वडील आहेत त्याला वडील आहेत तिला वडील आहेत तिला वडील आहेत त्यांना वडील आहेत त्यांना वडील आहेत मला आई आहे मला आई आहे माझी आई धुळ्याला राहते माझी आई धुळ्याला राहते माझ्या आईचं नाव कमल आहे माझ्या आईचं नाव कमल आहे तुला आई आहे तुला आई आहे तुझी आई पुण्याला राहते तुझी आई पुण्याला राहते तुझ्या आईचं नाव लक्ष्मी आहे तुझ्या आईचं नाव लक्ष्मी आहे त्याला आई आहे त्याला आई आहे त्याची आई मुंबईला राहते त्याची आई मुंबईला राहते त्याच्या आईचं नाव मालती आहे त्याच्या आईचं नाव मालती आहे तिला आई आहे तिला आई आहे तिची आई म्हैसूरला राहते तिची आई म्हैसूरला राहते तिच्या आईच नाव सुमंगला आहे तिच्या आईचं नाव सुमंगला आहे आम्हाला आई आहे आम्हाला आई आहे आमची आई जळगावला राहते आमची आई जळगावला राहते आमच्या आईचं नाव शांता आहे आमच्या आईचं नाव शांता आहे तुम्हाला आई आहे तुम्हाला आई आहे तुमची आई गोव्याला राहते तुमची आई गोव्याला राहते तुमच्या आईचं नाव दुर्गा आहे तुमच्या आईचं नाव दुर्गा आहे त्यांना आई आहे त्यांना आई आहे त्यांची आई सांगलीला राहते त्यांची आई सांगलीला राहते त्यांच्या आईचं नाव रेखा आहे त्यांच्या आईच नाव रेखा आहे मला दोन भाऊ आहेत मला दोन भाऊ आहेत माझा एक भाऊ शाळेत शिकतो आहे माझा एक भाऊ शाळेत शिकतो आहे माझा दुसरा भाऊ कॉलेजात शिकतो आहे माझा दुसरा भाऊ कॉलेजात शिकतो आहे माझा एक भाऊ पुण्याला असतो माझा एक भाऊ पुण्याला असतो माझा दुसरा भाऊ मुंबईला असतो माझा दुसरा भाऊ मुंबईला असतो माझ्या एका भावाचं नाव शरद आहे माझ्या एका भावाचं नाव शरद आहे माझ्या दुसऱ्या भावाचं नाव रमेश आहे माझ्या दुसऱ्या भावाचं नाव रमेश आहे सुशीलाला दोन बहिणी आहेत सुशीलाला दोन बहिणी आहेत सुशीलाची एक बहीण शाळेत शिकते आहे सुशीलाची एक बहीण शाळेत शिकते आहे सुशीलाची दुसरी बहीण कॉलेजात शिकते आहे सुशीलाची दुसरी बहीण कॉलेजात शिकते आहे सुशीलाची एक बहीण पुण्याला असते सुशीलाची एक बहीण पुण्याला असते सुशीलाची दुसरी बहीण मुंबईला असते सुशीलाची दुसरी बहीण मुंबईला असते सुशीलाच्या एका बहिणीचं नाव कमल आहे सुशीलाच्या एका बहिणीचं नाव कमल आहे सुशीलाच्या दुसऱ्या बहिणीचं नाव देवकी आहे सुशीलाच्या दुसऱ्या बहिणीचं नाव देवकी आहे क्वेश्चन आन्सर डेल्स तुझं नाव काय पंढरीनाथ माझं नाव पंढरीनाथ तू कुठून आला आहेस मैसूर मी म्हैसूरहून आलो आहे तुझं नाव काय सुनीती माझं नाव सुनीती तू कुठून आली आहेस बेळगाव मी बेळगावहून आले आहे तुमचं नाव काय विनायक माझं नाव विनायक तुम्ही कुठून आला आहात मुंबई मी मुंबईहून आलो आहे तुमचं नाव काय शिला माझं नाव शीला तुम्ही कुठून आला आहात नासिक मी नाशिकहून आले आहे त्याचं नाव काय व्यंकट त्याचं नाव व्यंकट तो कुठून आला आहे आंध्र तो आंध्रहून आला आहे तिचं नाव काय ललिता तिचं नाव ललिता ती कुठून आली आहे बंगलोर ती बंगलोरहून आली आहे त्यांचं नाव काय पद्माकर त्यांचं नाव पद्माकर पद्माकर कुठून आले आहेत भोपाळ पद्माकर भोपाळहून आले आहेत त्यांचं नाव काय सरोज त्यांचं नाव सरोज त्या कुठून आले आहेत बडोदर त्या बडोद्याहून आल्या आहेत तू कुठला मैसूर मी मैसूरचा तू कुठली बेळगाव मी बेळगावची तुम्ही कुठले मुंबई मी मुंबईचा तुम्ही कुठल्या नाशिक मी नाशिकची तो कुठला आंध्र तो आंध्रचा ती कुठली बंगलोर ती बंगलोरची ते कुठले भोपाळ ते भोपाळचे त्या कुठल्या त्या बडोद्याच्या fill in the gaps drill fill up the blanks selecting the correct form from the bracket आई आहे माझी मला माझ्या मला आई आहे बहीण मुंबईला असते आम्हाला आमची आमच्या आमची बहीण मुंबईला असते भाऊ कुठे असतात तुझे तुला तुझा तुझे भाऊ कुठे असतात वडील आहेत का त्याचे त्याला त्याचा त्याला वडील आहेत का वर्ग मोठा आहे आपला आम्ही आपल्याला आपला वर्ग मोठा आहे दोन मैत्रिणी आहेत तिच्या तिला तिची तिला दोन मैत्रिणी आहेत नाव विजया आहे त्यांचं तिला त्यांना त्यांचं नाव विजया आहे तीन बहिणी नाहीत मला माझ्या मी मला तीन बहिणी नाहीत दुसऱ्या भावाच नाव काय त्याच्या त्याचा त्याला त्याच्या दुसऱ्या भावाचं नाव काय मोठा भाऊ नोकरी करतो तुम्हाला तुमचे तुमचा तुमचा मोठा भाऊ नोकरी करतो चार भावंड परदेशात आहेत सुभाषला सुभाषची सुभाषचे सुभाषची चार भावंड़ परदेशात आहेत मुलगा नाही मीनाचा मीनाजवळ मीनाला मीनाला मुलगा नाही चार मुली आहेत सुशीलाच्या सुशीलाला सुशीलाची सुशीलाला चार मुली आहेत दोन मुलगे आहेत त्यांच्या त्यांना त्यांचे त्यांचे दोन मुलगे शिकत आहेत substitution drill substitute the underline word with the given words adding the correct postpositions to them मला दोन भाऊ आहेत कमल कमलला दोन भाऊ आहेत प्रिया प्रियाला दोन भाऊ आहेत शरद शरदला दोन भाऊ आहेत ते प्लुरल त्यांना दोन भाऊ आहेत जोशी साहेब जोशी साहेबांना दोन भाऊ आहेत श्रीयुत फडके श्रीयुत फडक्यांना दोन भाऊ आहेत विजयाताई ताईंना दोन भाऊ आहेत तुम्ही तुम्हाला दोन भाऊ आहेत आपण आपल्याला दोन भाऊ आहेत त्या त्यांना दोन भाऊ आहेत श्रीमती साठे श्रीमती साठ्यांना दोन भाऊ आहेत पत्कीबाई पत्कीबाईंना दोन भाऊ आहेत तू तुला दोन भाऊ आहेत तो त्याला दोन भाऊ आहेत आम्ही आम्हाला दोन भाऊ आहेत ती तिला दोन भाऊ आहेत माझी मैत्रीण माझ्या मैत्रिणीला दोन भाऊ आहेत लिसन टू द कन्व्हर्सेशन नमस्ते तुमचं नाव काय माझं नाव प्राची मराठे तुमचं नाव काय माझं नाव व्यंकट नरहरी तुम्ही कुठून आला आहात मी आंध्र प्रदेशातून आलो आहे आणि तुम्ही कुठल्या मी पुण्याचीच तुम्ही इथे काय करता मी इथे नोकरी करतो कुठे मी फॅक्टरीत इंजिनियर आहे तुम्ही काय करता मी सुद्धा पुण्याला नोकरी करते मी शिक्षिका आहे तुमचे आई वडील कुठे असतात मला वडील नाहीत माझी आई आंध्रला असते आम्ही चार भावंड मी सर्वात मोठा मला दोन मुलं आहेत एक मुलगा आणि एक मुलगी तुमची बायको सुद्धा नोकरी करते का नाही माझी बायको घरीच असते मला भावंड नाहीत मी एकटी आहे माझे वडील डॉक्टर आहेत माझ्या वडिलांचा दवाखाना शुक्रवार पेठेत आहे आम्ही शुक्रवार पेठेत राहतो आम्ही वरंगळला राहतो वरंगळला आमचं मोठं घर आहे तुम्ही कधी आंध्र प्रदेशात जाता का नाही कधीच नाही मग एकदा आंध्रला जरूर भेट द्या जरूर अच्छा नमस्ते Намасте.